लेसन नंबर नाईन्टीन मुलानो फळ्याकडे बघा मी फळ्यावर चित्र काढते आहे हा माणूस आहे आणि ही बाई आहे हा माणूस उंच आहे ही बाई ठेंगू आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा उंच आहे ही बाई ह्या माणसापेक्षा ठेंगू आहे हा माणूस बारीक आहे ही बाई लठ्ठ आहे हा माणूस कसा आहे हा माणूस बारीक आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा बारीक आहे ही बाई कशी आहे नीट पहा ही बाई लठ्ठ आहे ही बाई ह्या माणसापेक्षा लठ्ठ आहे मुलानो आता इकडे पहा हा रमेश आहे आणि ही नीला आहे रमेश नीलापेक्षा उंच आहे नीला रमेशपेक्षा ठेंगू आहे रमेश वर्गात सर्वात उंच आहे रमेश कसा आहे रमेश सर्वात उंच आहे रमेश बारीक आहे मालती लठ्ठ आहे मुलानो आता ही खुर्ची पहा खुर्चीवर दोन उषा आहेत ह्या उषा मऊ आहेत हा फळा पहा हा फळा चौकोनी आहे ही वही पहा ही वही चौकोनी आहे ते स्टूल पहा ते स्टूल चौकोनी आहे लिसन अँड रिपीट मुलानो फळ्याकडे बघा मुलांनो फळ्याकडे बघा मी फळ्यावर चित्र काढते आहे मी फळ्यावर चित्र काढते आहे हा माणूस आहे आणि ही बाई आहे हा माणूस आहे आणि ही बाई आहे हा माणूस उंच आहे हा माणूस उंच आहे ही बाई ठेंगू आहे ही बाई ठेंगू आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा उंच आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा उंच आहे ही बाई ह्या माणसापेक्षा ठेंगू आहे ही बाई ह्या माणसापेक्षा ठेंगू आहे हा माणूस बारीक आहे हा माणूस बारीक आहे ही बाई लठ्ठ आहे ही बाई लठ्ठ आहे हा माणूस कसा आहे हा माणूस कसा आहे हा माणूस बारीक आहे हा माणूस बारीक आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा बारीक आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा बारीक आहे ही बाई कशी आहे ही बाई कशी आहे नीट पहा नीट पहा ही बाई लठ्ठ आहे ही बाई लठ्ठ आहे ही बाई ह्या माणसापेक्षा लठ्ठ आहे ही बाई ह्या माणसापेक्षा लठ्ठ आहे मुलानो आता इकडे पहा मुलांनो आता इकडे पहा हा रमेश आहे आणि ही नीला आहे हा रमेश आहे आणि ही नीला आहे रमेश नीलापेक्षा उंच आहे रमेश नीलापेक्षा उंच आहे नीला रमेश पेक्षा ठेंगू आहे नीला रमेश पेक्षा ठेंगू आहे रमेश वर्गात सर्वात उंच आहे रमेश वर्गात सर्वात उंच आहे रमेश कसा आहे रमेश कसा आहे रमेश सर्वात उंच आहे रमेश सर्वात उंच आहे रमेश बारीक आहे रमेश बारीक आहे मालती लठ्ठ आहे मालती लठ्ठ आहे मुलानो आता ही खुर्ची पहा मुलांनो आता ही खुर्ची पहा खुर्चीवर दोन उशा आहेत खुर्चीवर दोन उषा आहेत ह्या उषा मऊ आहेत ह्या उषा मऊ आहेत हा फळा पहा हा फळा पहा हा फळा चौकोनी आहे हा फळा चौकोनी आहे ही वही पहा ही वही पहा ही वही चौकोनी आहे ही वही चौकोनी आहे ते स्टूल पहा ते स्टूल पहा ते स्टूल चौकोनी आहे ते स्टूल चौकोनी आहे ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स हा माणूस उंच आहे हा माणूस उंच आहे हा माणूस बारीक आहे हा माणूस बारीक आहे ही बाई लठ आहे ही बाई लठ आहे रमेश उंच आहे रमेश उंच आहे रमेश बारीक आहे रमेश बारीक आहे मालती लठ्ठ आहे मालती लठ्ठ आहे हा फळा चौकोनी आहे हा फळा चौकोनी आहे ही वही चौकोनी आहे ही वही चौकोनी आहे हे स्टूल चौकोनी आहे हे स्टूल चौकोनी आहे ही बाई ठेंगू आहे ही बाई ठेंगू आहे नीला ठेंगू आहे नीला ठेंगू आहे ह्या उषा मऊ आहेत ह्या उषा मऊ आहेत हा माणूस ह्या बाईपेक्षा उंच आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा उंच आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा बारीक आहे हा माणूस ह्या बाईपेक्षा बारीक आहे ही बाई ह्या माणसापेक्षा लठ्ठ आहे ही बाई ह्या माणसापेक्षा लठ्ठ आहे रमेश नीलापेक्षा उंच आहे रमेश नीलापेक्षा उंच आहे नीला रमेशपेक्षा थेंगू आहे नीला रमेश पेक्षा ठेंगू आहे रमेश सर्वात उंच आहे रमेश सर्वात उंच आहे हा खांब जाड आहे हा खांब जाड आहे तो खांब सरळ आहे तो खांब सरळ आहे ते खांब सरळ आहेत ते खांब सरळ आहेत हे खांब उंच आहेत हे खांब उंच आहेत हा पडदा लाल आहे हा पडदा लाल आहे ही रेषा लांब आहे ही रेषा लांब आहे ती रेषा आखूड आहे ती रेषा आखूड आहे ही रेषा सरळ आहे ही रेषा सरळ आहे त्या रेषा सरळ आहेत त्या रेषा सरळ आहेत ही वही लाल आहे ही वही लाल आहे हे टेबल गोल आहे हे टेबल गोल आहे ते टेबल रुंद आहे ते टेबल रुंद आहे ही टेबल गोल आहेत ही टेबल गोल आहेत ती टेबल रुंद आहेत ती टेबल रुंद आहेत हे चित्र लाल आहे हे चित्र लाल आहे हा फळा चौकोनी आहे हा फळा चौकोनी आहे हे फळे चौकोनी आहेत हे फळे चौकोनी आहेत ही पाटी चौकोनी आहे ही पाटी चौकोनी आहे ह्या पाट्या चौकोनी आहेत ह्या पाट्या चौकोनी आहेत हे स्टूल चौकोनी आहे हे स्टूल चौकोनी आहे ही स्टूल चौकोनी आहेत ही स्टूल चौकोनी आहेत हा बंगला उंच आहे हा बंगला उंच आहे हे बंगले उंच आहेत हे बंगले उंच आहेत ही इमारत उंच आहे ही इमारत उंच आहे ह्या इमारती उंच आहेत ह्या इमारती उंच आहेत हे घर उंच आहे हे घर उंच आहे ही घर उंच आहेत ही घर उंच आहेत हा रुमाल मऊ आहे हा रुमाल मऊ आहे हे रुमाल मऊ आहेत हे रुमाल मऊ आहेत ही उशीर मऊ आहे ही उशी मऊ आहे ह्या उशा मऊ आहेत ह्या उशा मऊ आहेत हे कापड मऊ आहे हे कापड मऊ आहे ही कापड मऊ आहेत ही कापड मऊ आहेत राम श्याम पेक्षा बारीक आहे राम श्याम पेक्षा बारीक आहे राम श्याम पेक्षा उंच आहे राम श्यामपेक्षा उंच आहे राम श्यामपेक्षा बारीक आणि उंच आहे राम श्यामपेक्षा बारीक आणि उंच आहे ही वही त्या पेक्षा जाड आहे ही वही त्या वहीपेक्षा जाड आहे ही वही त्या वहीपेक्षा रुंद आहे ही वही त्या वहीपेक्षा रुंद आहे ही वही त्या वहीपेक्षा जाड आणि रुंद आहे ही वही त्या वहीपेक्षा जाड आणि रुंद आहे हे नाणं त्या नाण्यापेक्षा जड आहे हे नाणं ह्या नाण्यापेक्षा जड आहे हे नाणं ह्या नाण्यापेक्षा नवीन आहे हे नाणं ह्या नाण्यापेक्षा नवीन आहे हे नाणं ह्या नाण्यापेक्षा जड आणि नवीन आहे हे नाणं ह्या नाण्यापेक्षा जड आणि नवीन आहे हा फोटो त्या फोटोपेक्षा लहान आहे हा फोटो त्या फोटोपेक्षा लहान आहे ही रेषा त्या रेषेपेक्षा सरळ आहे ही रेषा त्या रेषेपेक्षा सरळ आहे हे झाड त्या झाडापेक्षा ठेंगू आहे हे झाड त्या झाडापेक्षा ठेंगू आहे हे पंखे त्या पंख्यांपेक्षा सुंदर आहेत हे पंखे त्या पंख्यांपेक्षा सुंदर आहेत ह्या इमारती त्या इमारतींपेक्षा उंच आहेत ह्या इमारती त्या इमारतींपेक्षा उंच आहेत ही फुलं त्या फुलांपेक्षा नाजूक आहेत ही फुलं त्या फुलांपेक्षा नाजूक आहेत ही साडी त्या साड्यांपेक्षा भारी आहे ही साडी त्या साड्यांपेक्षा भारी आहे ह्या खुर्च्या त्या खुर्चीपेक्षा किमती आहेत ह्या खुर्च्या त्या पेक्षा, किमती आहेत क्वेश्चन आन्सर डील हे काय आहे खांब हे खांब आहेत हा खांब कसा आहे उंच हा खांब उंच आहे हा खांब कसा आहे सरळ हा खांब सरळ आहे ते खांब कसे आहेत सरळ ते खांब सरळ आहेत ते काय आहे भिंती त्या भिंती आहेत ती भिंत कशी आहे उंच ती भिंत उंच आहे ती भिंत कशी आहे सरळ ती भिंत सरळ आहे ह्या भिंती कशा आहेत जाड ह्या भिंती जाड आहेत हे काय आहे स्टूल, ही स्टूल आहेत हे स्टूल कसं आहे उंच हे स्टूल उंच आहे हे स्टूल कसे आहे चौकोनी हे स्टूल चौकोनी आहे ही स्टूल कशी आहेत गोल ती स्टूल गोल आहेत हे काय आहे कागद हा कागद आहे हा कागद कसा आहे लाल हा कागद लाल आहे हे काय आहे कागद अनेक वचन हे कागद आहेत हे कागद कसे आहेत लाल हे कागद लाल आहेत हे काय आहे वही ही वही आहे ही वही कशी आहे लाल ही वही लाल आहे हे काय आहे वह्या ह्या वह्या आहेत ह्या वह्या कशा आहेत लाल ह्या वह्या लाल आहेत हे काय आहे पुस्तक हे पुस्तक आहे हे पुस्तक कसे आहे लाल हे पुस्तक लाल आहे हे काय आहे पुस्तक ही पुस्तक आहेत ही पुस्तक कशी आहेत लाल ही पुस्तक लाल आहेत हा कोण आहे रमेश हा रमेश आहे ही कोण आहे सरोज ही सरोज आहे ही कोण आहे मालती ही मालती आहे रमेश सरोज पेक्षा उंच आहे का हो रमेश सरोज पेक्षा उंच आहे मालती रमेश पेक्षा उंच आहे का नाही मालती रमेश पेक्षा उंच नाही हे काय आहे किल्ल्या या किल्ल्या आहेत तिकडे काय आहे किल्ली ती पण किल्ली आहे ह्या किल्ल्या त्या किल्लीपेक्षा लांब आहेत का हो ह्या किल्ल्या त्या किल्लीपेक्षा लांब आहेत ती किल्ली ह्या किल्ल्यांपेक्षा आखूड आहे का हो ती किल्ली ह्या किल्ल्यांपेक्षा आखूड आहे हे काय आहे पुस्तक ही पुस्तक आहेत हे पुस्तक कसे आहे जाड हे पुस्तक जाड आहे हे पुस्तक कसे आहे लहान हे पुस्तक लहान आहे हे पुस्तक ह्या पुस्तकापेक्षा जाड आहे का हो हे पुस्तक ह्या पुस्तकापेक्षा जाड आहे transformation drill give questions to obtain the given answers ती रेषा सरळ आहे ती रेषा कशी आहे ते पंखे नवीन आहेत ते पंखे कसे आहेत ह्या किल्ल्या लांब आहेत ह्या किल्ल्या कशा आहेत ही स्टूल चौकोनी आहेत ही स्टूल कशी आहेत तो माणूस उंच आहे तो माणूस कसा आहे ह्या साड्या भारी आहेत ह्या साड्या कशा आहेत ही फुलं लाल आहेत ही फुलं कशी आहेत ह्या रेषा आखूड आहेत ह्या रेषा कशा आहेत ती घड्याळ गोल आहेत ती घड्याळ कशी आहेत listen to the conversation Pratibha हे काय आहे हे कागद आहेत हे किती कागद आहेत हे दोन कागद आहेत सुमती हे कागद कसे आहेत एक कागद चौकोनी आहे आणि एक कागद लांब आहे हा कागद ह्या कागदापेक्षा लांब आहे का नाही हा कागद ह्या कागदापेक्षा लांब नाही दिवाकर हे काय आहे या पेन्सिली आहेत ह्या किती पेन्सिली आहेत या तीन पेन्सिली आहेत माया ही पेन्सिल कशी आहे ही पेन्सिल लाल आहे या दोन पेन्सिली कशा आहेत या दोन पेन्सिली सुद्धा लाल आहेत या दोन पेन्सिली या पेन्सिली पेक्षा जाड आहेत का नाही या दोन पेन्सिली ह्या पेक्षा जाड नाहीत सुमित्र हे काय आहे ही घड्याळ आहेत ही किती घड्याळ आहेत ही चार घड्याळ आहेत मोहन ही चार घड्याळ कुठे आहेत ही चार घड्याळ टेबलावर आहेत श्रीकांत ही दोन घड्याळ कशी आहेत ही दोन घड्याळ चौकोनी आहेत आणि ही दोन घड्याळ गोल आहेत का हो ही दोन घड्याळ गोल आहेत मीना चौकोनी घड्याळ गोल घड्याळांपेक्षा सुंदर आहेत का हो चौकोनी घड्याळ गोल घड्याळांपेक्षा सुंदर आहेत